listen to lesson number twenty four हिरवा हिरवा डोंगर मुलानो आता एक गोष्ट ऐका एक गाव असत त्या गावालगत एक मोठा डोंगर असतो त्या डोंगरावर खूप झाडं असतात काही झाडांची सावली खूप मोठी असते डोंगरावर निरनिराळी झुडपही असतात उंच झाडांवर बुटक्या झाडांवर झुडपांवर बेरंगी फुलपाखर पक्षी असतात डोंगरावर एक मारुतीच देऊळ देवळा देवळाबाहेर एक छान पार असतो रोज सकाळी पुष्कळ लोक डोंगरावर जातात ते मारुतीच्या देवळात जातात देवाचं दर्शन घेतात आणि पारावर विश्रांती घेतात पावसाळ्यात डोंगर फार छान दिसतो पावसाळ्यात सगळा डोंगर हिरवा असतो झाड हिरवी झुडप हिरवी पान हिरवी गवत हिरव सगळा डोंगर हिरवागार दिसतो असा असतो त्या गावालगतचा डोंगर हिरवा हिरवा लिसन अँड रिपीट हिरवा हिरवा डोंगर हिरवा हिरवा डोंगर मुलानो आता एक गोष्ट ऐका मुलांनो आता एक गोष्ट ऐका एक गाव असतं गाव असत त्या गावालगत एक मोठा डोंगर असतो त्या गावालगत एक मोठा डोंगर असतो त्या डोंगरावर खूप झाड असतात त्या डोंगरावर खूप झाड असतात काही झाडांची सावली खूप मोठी असते काही झाडांची सावली खूप मोठी असते डोंगरावर निरनिराळी ही असतात डोंगरावर निरनिराळी झुडपंही असतात उंच झाडांवर बुटक्या झाडांवर झुडपांवर बेरंगी फुलपाखर पक्षी असतात उंच झाडांवर बुटक्या झाडांवर झुडपांवर रंगीबेरंगी फुलपाखर पक्षी असतात डोंगरावर एक मारुतीचं देऊळ असत डोंगरावर एक मारुतीच देऊळ देवळा देवळाबाहेर एक छान पार असतो देवळाबाहेर एक छान पार असतो रोज सकाळी पुष्कळ लोक डोंगरावर जातात रोज सकाळी पुष्कळ लोक डोंगरावर जातात ते मारुतीच्या देवळात जातात ते मारुतीच्या देवळात जातात देवाचं दर्शन घेतात देवाचं दर्शन घेतात आणि पारावर विश्रांती घेतात आणि पारावर विश्रांती घेतात पावसाळ्यात डोंगर फार छान दिसतो पावसाळ्यात डोंगर फार छान दिसतो पावसाळ्यात सगळा डोंगर हिरवा असतो पावसाळ्यात सगळा डोंगर हिरवा असतो झाड हिरवी झुडप हिरवी पान हिरवी गवत हिरव झाड हिरवी झुडपं हिरवी पानं हिरवी गवत हिरव सगळा डोंगर हिरवागार दिसतो सगळा डोंगर हिरवागार दिसतो असा असतो त्या गावालगतचा डोंगर असा असतो त्या गावालगतचा डोंगर हिरवा हिरवा हिरवा हिरवा ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल्स मी बागेत असतो मी बागेत असतो मी बागेत असते मी बागेत असते आम्ही बागेत असतो आम्ही बागेत असतो तू बागेत असतोस तू बागेत असतोस तू बागेत असतेस तू बागेत असतेस तुम्ही बागेत असता तुम्ही बागेत असता आपण बागेत असतो आपण बागेत असतो तो बागेत असतो तो बागेत असतो ते बागेत असतात ते बागेत असतात ती बागेत असते ती बागेत असते त्या बागेत असतात त्या बागेत असतात ते बागेत असतं ते बागेत असत ती बागेत असतात ती बागेत असतात मोहन बागेत असतो मोहन बागेत असतो गीता बागेत असते गीता बागेत असते श्रीधर पंत बागेत असतात श्रीधर पंत बागेत असतात कमलताई बागेत असतात कमलताई बागेत असतात एका डोंगरावर झाड असतात एका डोंगरावर झाड असतात त्या मोठ्या झाडावर पक्षी असतात त्या मोठ्या झाडावर पक्षी असतात ह्या जंगलात वाघ असतात ह्या जंगलात वाघ असतात ह्या तळ्यात मासे असतात ह्या तळ्यात मासे असतात ते विमान आकाशात असत ते विमान आकाशात असत आमचे बैल शेतात असतात आमचे बैल शेतात असतात जहाज समुद्रात असत जहाज समुद्रात असत Fill in the gaps drill. Fill in the gaps with the forms of verb अस एक डोंगर असतो डोंगरावर रंगीबेरंगी फुलपाखर असतात डोंगरावर एक मारुतीचं देऊळ असत एक गाव असत गावात दोन शाळा असतात एक मुलगी असते त्या मुलीजवळ दोन पंखे असतात आमच्या घरासमोर एक बंगला असतो बंगल्यात चार माणसं असतात बंगल्यात एक टीव्ही असतो substitution drill substitute raja with the given एक राजा असतो राणी एक राणी असते बदक एक बदक असत मांजर एक मांजर असत वाघ एक वाघ असतो वासरू एक वासरू असत बाई एक बाई असते मुलगा एक मुलगा असतो गाव एक गाव असत मणी एक मणी असतो शाळा एक शाळा असते वाडा एक वाडा असतो माकड एक माकड असत हत्ती एक हत्ती असतो देऊळ एक देऊळ असत डोंगर एक डोंगर असतो लिसन टू द कन्व्हर्सेशन मुलानो आता एक गोष्ट ऐका एक तळ असत तळ्यात बदकाची खूप पिल्ल असतात एक पिल्लू फार कुरूप असत सगळी पिल्ल त्याच्यापासून दूर असतात म्हणून ते दुःखी असत हळूहळू सगळी पिल्ल मोठी होतात हे कुरूप पिल्लूही मोठ होतं एक दिवस ते आपलं रूप पाण्यात पाहत आणि ते म्हणत अरे मी राजहंस ही इतर आहेत बदक मी आहे राजहंस आता ते पिल्लू तो राजहंस दुखी नसतो तो मजेत असतो मुलानो कशी आहे गोष्ट गुरुजी गोष्ट खूपच छान आहे आता तुम्ही एकेका प्रश्नाचं उत्तर द्या शिरीष तू सांग तळ्यात काय असत तळ्यात बदकाची पिल्ल असतात बदकाची सगळी पिल्ल सुंदर असतात का नाही बदकाची सगळी पिल्ल सुंदर नसतात एक पिल्लू कुरूप असत मोहन ते पिल्लू दुःखी असत का हो ते पिल्लू फार दुःखी असत सगळी पिल्ल त्याच्यापासून दूर असतात बरोबर भारती तू पुढे सांग सगळी पिल्लं मोठी होतात एकदा ते पिल्लू पाण्यात आपलं रूप पाहत आणि ते काय म्हणतं रोहिणी पिल्लू म्हणत मी राजहंस आहे इतर सगळी बदक आहेत मीच सर्वात सुंदर दिसतो